एक लग्न असेही भाग नववा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले की लग्नाची तयारी झाली आहे लग्न आता उद्यावर ठेपले आहे आणि आता पुढे लग्नाच्या एक दिवस आधी मेहंदी आणि बाकीचे लग्नाआधीचे जे कार्यक्रम असतात ते तर झाले होते आता वाट पाहिली जात होती उद्याची लग्न दिवसाची श्रिया आणि रोहन त्यांचे मॉम डॅड तेच पुढे पुढे करून लग्नाचा उत्साह वाढवत होते आता तर श्रिया सुद्धा शर्वरीला फोन करू लागलेली तिच्या हातावर काढलेल्या मेहंदीचा फोटो तिने कॉल करून शर्वरीला पाठवायला लावला समीर भाऊजी व्हॉट्सअप पहा एकदा तिला मी फोटो पाठवायला सांगितले होते श्रियाने समीरला सांगितले तसा त्याने फोन हातात घेऊन पाहिला तर तिने टाकलेले मेहंदीचे फोटो होते तो फोटो पाहत होता आणि मागून रोहन येऊन पाहू लागला अरेच्छा भारीच की पण बघू आता किती रंग चढतो तुझ्या प्रेमाचा असं म्हणतात ना ग श्रिया नवऱ्याचं प्रेम जितकं जास्त तितकी मेहंदी रंगते रोहन म्हणाला काही काय ब्रो समीर जरा लाजलाच हो म्हणजे काय श्रिया बोलते बघ आता पटलं मी ऐकलं होतं हे तू लाजतोस काय आणि पुन्हा दोघेही समीरवर हसू लागले आज लग्न सकाळपासून नुसती गडबड चालू होती साक्षी तिच्या सोबत राहणार होती पाहुणे डायरेक्ट हॉलमध्येच येणार होते दुपारी एकचा मुहूर्त होता साडेनऊ दहापर्यंत हॉलमध्ये पोहोचण्याच्या निमित्ताने ते सगळे कारणी निघाले शर्वरी तिची आई बाबा आणि साक्षी हॉलमध्ये पोहोचले पाहतात तर हॉलमध्ये सजावटीचे काम संपत आले होते फुलांनी काढलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या मंद सुवास दरवळत होता बाकीच्या तयारी पाहण्यासाठी बाबा आता मध्यस्थी करत होते पाहुणे येणे सुरूच होते साक्षी शर्वरीला त्यांना दिलेल्या रूममध्ये तयार करत होती समीरच्या घरचे अजूनही आले नव्हते साक्षी सगळं ठीक तर होईल ना कारण पुन्हा जर ती नताशा समोर आली तर माझा कंट्रोल सुटेल साक्षी विचारते तू नको ना तो विचार करू ती नाही आहे ना आता आणि खरं तर पुन्हा काही त्रास दिला का तुला समीरनी शर्वरी सांगते नाही ग ते तर आहेच तो नॉर्मल वागतोय माझी काळजीही घेऊ लागलाय पण तो नाटक तर नसेल ना करत साक्षी सल्ला देते असं असेल ते तर तुलाच माहिती असेल माझ्यापेक्षा म्हणजे मी काय सांगणार यात करत असेल किंवा नसेलही पण कुणाचं ऐकून नको निर्णय घेऊ तू तुला जे वाटतं ते कर शर्वरी म्हणते हो आधी मी ती चूक केली होती कुणाचं तरी ऐकून निर्णय घेतले आणि म्हणूनच तर सगळं झालं साक्षी विचारते काय झालं कसली चूक कसला निर्णय काही नाही ग जाऊ दे होप फॉर द बेस्ट शरू बाळा तयार रहा खाली समीरच्या घरचे आलेत आता काहीच वेळात पुढचे कार्यक्रम सुरू होतील चल आवर आता काही म्हण तू लकी आहेस तुझं लग्न होतंय समीरशी त्या समीरशी ज्याच्याशी मैत्री करायला मुली मरायच्या नुसत्या शर्वरी म्हणते म्हणून तर नताशाही तशी वागली माझ्याशी साक्षी सांगते काय मिळवलं तसं वागून लग्न तर तुझ्याशीच होतंय ना शर्वरी म्हणते अगं पण कोणत्या परिस्थितीत होतोय साक्षी बोलते तू जरा चील राहा ग नको विचार करू तसा बी हॅपी आणि प्रत्येक क्षण एन्जॉय कर श्रीमंत पूजन त्यानंतर हळदी समारंभ होणार होते श्रीमंत पूजनला ती आवरून खाली येत होती आणि मध्येच तिला श्रियाने थांबवलं आधी तुझी मेहंदी दाखव श्रियाने विचारताच तिने हात पुढे केले तर तिची मेहंदी खूप रंगलेली वाव मेहंदी कसली भारी रंगली आहे ग बघितले समीर भाऊजींचे तुझ्यावर किती प्रेम आहे ते ती तिच्या कानात बोलली आणि तिच्या या बोलण्यावर शरू थोडी लाजली खरं असेल का हे विचार करतानाच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलं तिने ग्रीन कलर विथ रेड बॉर्डर असलेली साडी घातली होती ती स्टेजवर आली तिच्याकडे पाहताच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला ती खाली पाहत होती हाय रे काय दिसते ही चिटकी मनातच म्हणत हसला शेवटी मीच हारलो या खेळात जाऊ दे तसंही हारकर को कोही बाजीगर कहते हे हरून सुद्धा तिचं मन मी जिंकणार आता फक्त लग्न होऊ दे हळदी समारंभ सुरू होता हातातून सरसर क्षण सरकावेत तसं ते विधीही एका संपन्न होत होते ते क्षण मनाच्या कोपऱ्यात साठवावे असं वाटत होतं पण तसं करता येत नव्हतं आणि त्यासाठीच फोटोशूट सुरू होतं आजूबाजूला सतत रोहन आणि श्रिया होतेच स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मंगलाष्टके सुरू झाली आणि लग्न लागण्याची चाहूल लागताच आईबाबांना एक मोठ्या कार्यातून पार पडतोय असं वाटू लागलं डार्क रेड कलरची ग्रीन बॉर्डर असलेली पैठणी तिने नेसली होती तिला असं पाहताना त्यांचे उगाचच डोळे भरून येत होते काही दिवसांपासून ती नीट वागत होती नंतर हे सर्व काही ठीक होऊ दे एवढीच काळजी त्यांना लागून राहिली होती ती मात्र या सर्वांसाठी स्वतःला मोठ्या कसोशीने तयार करत होती कशाची भीती वाटत होती की ती या लग्नाला अजूनही का तयार नव्हती हे मात्र तिच्याच लक्षात येत नव्हतं मंगलाष्टके संपताच अंतरपाठ निघाला होता आणि दोघे एकमेकांच्या समोर होते समीरने रेड एम्ब्रॉयडरी असलेली व्हाईट कलरची शेरवानी घातली होती दोघे दिसण्याबाबत इथेही एकमेकांना टक्कर देत होते त्यांनी एकमेकांना हार घातले आणि जगाच्या दृष्टीने ते नवरा बायको झाले होते आता राहिली होती ती सप्तपदी आणि ती घेताना एकमेकांची आयुष्यभराची साथ देण्यासाठी दिल्या घेतल्या जाणाऱ्या वचनांची सप्तपदी झाली त्यानंतर काही वेळ शुभेच्छा देणाऱ्या लोकांसोबत फोटो सेशन तिच्या आणि त्याच्या ऑफिसमधले कलिग्स कॉलेजमधले फ्रेंड्स दोन्ही घरचे पाहुणे भेटून जात होते सर्वात शेवटी घरातल्यांसोबत फोटो काढले गेले समीर भाऊजी आणि शर्वरी तुमची जोडी काय दिसतीये एकच नंबर हा श्रिया म्हणाली चला आता जेवायला निघूया का भूक लागली ना दोघांना का एकमेकांना पाहून पोट भरलं रोहन सारखा असं काहीतरी बोलायचा आणि दोघांना सर्वांसमोर लाजल्यासारखं व्हायचं निरोप देण्याची वेळ आली आणि शर्वरी आईबाबांना शेवटचं भेटली त्यावेळी तिला भरून आलं ते आता एकटेच राहणार या विचाराने तिला थोडं टेन्शन आलेलं आता एकटेच राहाल म्हणून मला लग्न नव्हतं करायचं पण तुम्हालाच घाई झालेली ना मला घालवायची काही काय अगं शरू येत जा ना अधूनमधून जेव्हा कधी वाटेल तेव्हा घर तुझंच असणार आहे ना आणि आम्हालाही बरं वाटेल बाबा म्हणतात कधीतरी होणारच ते आज होतंय आई म्हणाली काही असो पण मी ना रागवले आहे तुमच्यावर हे सगळं खूपच घाईत झाले असं नाही वाटत ना तुम्हाला शर्वरी पस झालं आता खुश रहा नको तो विचार नको करत जाऊ आई ग आई म्हणाली साक्षी तू ना घरी जात जा अधून मधून मला सांगत जा फोन करून ते कसे आहेत प्लीज साक्षीला शेवटचं भेटून ती निघणार होती घरी जायला कार तर केव्हाच रेडी होती सगळे तिचीच वाट पाहत होते ती कारमध्ये बसली आणि लगेचच तिच्या शेजारी समीर बसला रोहन कार चालवत होता आणि श्रिया त्याच्या बाजूला दुसऱ्या कारमधून त्याचे मॉम डॅड आणि त्याची आजी येणार होती कार घरच्या दिशेने धावत होती आणि रडल्यामुळे तिचा चेहरा सुकलेला जो त्याला पाहवत नव्हता तिच्याशी बोलावं वाटत होतं पण कशी सुरुवात करावी हे काही कळत नव्हते तुम्हाला एकमेकांशी बोलायचं असेल तर बोलू शकता आम्हाला काहीच हरकत नाही रोहन बोलत होता छान झालं ना लग्न मज्जा आली श्रिया म्हणाली अरे किती गप्प आहात तुम्ही समीर काय जबरदस्ती लग्न झाले का तुमचे रोहन म्हणतो आणि श्रिया हसते अरे काय रे ब्रो समीर म्हणतो चलो लेट्स रिफ्रेश दी मूड असं म्हणत श्रिया एफ एम लावते गाणं लागलं होतं तुमको पाया है तो जैसे खोया हो कहना चाहू भी तो तुमसे क्या कहो किसी जबा में भी वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूं मैं अगर कहूँ तुम हसी। कायनात में नहीं है कही तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं व्हेरी गुड जणू मला बोलायला शब्द नव्हते मिळत आणि नेमकं हेच गाणं लागावं रोहन आरशातून त्याला खुणावत होता तिच्याशी बोल काहीतरी कर तो थोडा तिच्याकडे सरकला आणि तिच्या हातावर हात ठेवला तसं तिने त्याच्याकडे पाहिले तिच्याकडे पाहत डोळ्यांनी खुणावत तिच्या हातात हात गुंफला नेमकं आत्ता तिला खूप एकटं वाटत होतं आणि जणू तिला याचीच गरज होती पण त्या स्पर्शाने तिच्या हार्टबीट्स वाढल्या होत्या नेमके लागलेले गाण्यातून तो जणू तिच्याशी बोलत होता अर्धा पाऊण तासाने घरही आलं आता उतरावं लागणार म्हणून ती हात सोडवून घेऊ लागली तर तो सोडतच नव्हता दोघेही उतरले पण त्याने हात काही सोडला नव्हता ते लिफ्टने त्याच्या घरासमोर आले तोपर्यंत श्रियाने वर येऊन गृहप्रवेशची तयारी केली होती पाठीमागून तोपर्यंत त्याचे मॉम डॅड सुद्धा पोहोचले तसा लगेचच त्याने हात सोडला ती आता माप ओलांडून आत जाणार तर श्रियानेच अडवलं आधी उखाणा घ्यावा लागेल मगच आत यायला भेटेल काय पण मला नाही येत खरंच शर्वरी म्हणाली अरे असं कसं नाही येत यायला तर हवाच पाठीमागून आजी बोलली आता मात्र तिला टेन्शन आलं आणि तिची अवस्था पाहून समीरला हसू येत होतं समीर तू हसू नकोस तुला पण घ्यावा लागणार आहे कळलं का रोहन म्हणाला समीर म्हणतो काय मी मी नाही मी नाही म्हणजे काय घ्यायला तर लागणारच बघा आजी तो काय म्हणाला ऐकलेस मला घ्यायला लावलेला आता यालाही घ्यावा लागेल रोहन हसत होता आजी म्हणतात हो त्यालाही घ्यावा तर लागेलच शर्वरी घेतेस ना चल आत जायचं आहे ना का इथेच बाहेर थांबायचं तिला काही येतच नव्हतं काय बोलणार ती पूर्ण गोंधळलेली तोपर्यंत श्रिया तिच्या कानात सांगू लागली एक मिनिट ही चिटिंग आहे मग मी पण सांगे ना समीरला रोहन म्हणतो सांग मग ऐक शर्वरी असं म्हणत तिच्या कानात तिने सांगितले हे बोलावंच लागेल का शर्वरी विचारते हो आता रिपीट तर करायचे फक्त तुला श्रिया म्हणाली शर्वरी उखाणा घेते निळ्याशार पाण्यात प्रतिबिंब चंद्राचे निळ्याशार पाण्यात प्रतिबिंब चंद्राचे समीरचे नाव घेते आशीर्वाद असू दे सर्वांचे तिने कसे बसे नाव घेतले आणि ती डोळे मिटून एकदाची खालीच मान घातली ती पुन्हा वर काढलीच नाही हा आता कसं आता तुम्ही भाऊजी श्रिया म्हणाली समीर म्हणतो मी शर्वरी घेतलं चला आता काय अरे Sameer this is not fair Rohan म्हणतो बरं चला आता आजी किती वेळ उभ्या राहणार रे श्रिया रोहनला म्हणत होती चल शर्वरी ओलांड बरं माप आता मॉमचा आवाज ऐकला तसा तिचा जीव भांड्यात पडला तिथे ओलांडून आत आली पूजा होईपर्यंत श्रियाच्या सोबत तिच्या रूममध्ये राहणार होती सो तिच्या बॅग्स तिथेच हलवल्या गेल्या आत येताच श्रिया म्हणाली तुला फ्रेश होऊन चेंज करायचं तर करू शकतेस फक्त आज उद्या साडीनेच मग नंतर ॲज पर युअर चॉईस तू काही घालू शकतेस ओके ओके चल मी पाहते बाहेर कोणाला काय हवं असेल तर श्रिया निघून गेली आणि ती जरा तशीच बेडवर बसली कसला आहे ना हा समीर नाही तर नाही नाव घेतलं का घेईल ना ती नताशा असती तर लगेच घेतलं असतं पण आता बघ मी काय करते समीर खरंच प्रेमाचं नाटक तर करत नसेल ना नाहीतर मी गुंतायचे आणि काही दिवसांनी मला कळायचं की नताशा आणि त्याने प्लॅन केलाय मग तर माझं आयुष्य बरबादच ना नाही नाही मला आधी चेक करायला हवं तो खरं प्रेम करतोय का नाटक लग्न तर झालं पण अंगाला हात सुद्धा लावून देणार नाही तुला I have to protect myself आणि मला थोडा वेळ हवाय खरं जाणून घ्यायला लग्न होऊन घरी आल्यानंतर बाकीचे कार्यक्रम चालू होते आजी होत्या त्यामुळे प्रत्येक गोष्ट रीतिरिवाजाप्रमाणे होत होती दुसऱ्या दिवशी पूजा होती आणि पूजा झाली की आजी जाणार होत्या त्या छोट्या छोट्या कार्यक्रमात दिवसही संपून गेला रात्रीची जेवणं उरकल्यानंतर सगळे लवकर झोपी गेले कारण दुसऱ्या दिवशी पूजा होती मंदिरातही जायचं होतं त्यामुळे तो दिवस पण बिझी राहणार होता सकाळी पूजेसाठी लवकर उठण्याचं शर्वरीला श्रियाने आधीच सांगून ठेवलेलं त्यामुळे ती उठलीही तिला ते घर थोडं नवीन असल्याने तिला मिक्स होणं अवघड जात होतं समीर तिच्या आणि ती समीरच्या समोर कमीच येत होते कारण छोटं घर आणि घरात लोक जास्त होते तेवढी एक गोष्ट तिला निश्चिंत करत होती पूजेसाठी आवरून तयार झालेली ती बाहेर आली पूजेची तयारी केव्हाच झालेली समीर अरे येतोस का आता बाहेर रोहन म्हणाला आलो रे आणि तो आला तशी दोघांची नजरानजर झाली तिने थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केले हिला अजूनही सरळ नाहीच का वागायचा सगळे पाहुणे जाऊ दे मग पाहतो तो येताच दोघे पूजेला बसले पूजा सुरू होऊन बराच वेळ झालेला आणि शर्वरीचे आईबाबा पण आले ब्राह्मणाने पूजा संपन्न झाल्याचे सांगितले आणि सर्वांच्या पाया पडायला लावले पूजा होताच पहिले आजीच्या पाया पडायला म्हणून वाकले आणि एकमेकांची टक्कर झाली तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तेवढ्यातही त्याने टिपले ती अजूनही खुन्नस देते हे पाहून आता मात्र त्याला चीड येत होती अरे जरा हळू काही घाई नाही आजी म्हणाली त्यांच्याशी झालेली टक्कर रोहन आणि श्रियाला हसू आवरत नव्हते सर्वांच्या पाया पडून झाल्यानंतर ती आईबाबांसोबत बोलत बसली बोलणं जेवणं आणि पाहुणे निघून जाईपर्यंत चार वाजले आई क्षरू आवरून ठेव आपण सगळे आता जवळच्याच काही मंदिरात जाऊन येतोय श्रिया म्हणाली ओके शर्वरी या सगळ्या गोष्टींना कंटाळल्यासारखी झालेली दोन दिवस नुसती दगदग चालू होती पण काहीच पर्याय नव्हता दोघेही आवरून तयार होते रोहन श्रिया आणि मॉम डॅड सगळेच निघाले आज त्यांनी त्यांची मोठी गाडी काढली होती आज पुन्हा रोहनच गाडी चालवत होता शर्वरी समीरकडे एकदाही पाहत नव्हती काचेतून बाहेर पाहत बसलेली आता पुन्हा ही अशी का वागू लागली हे मात्र त्याच्या समजण्याच्या पलीकडे होते मंदिरात पोहोचले तेव्हा सहा वाजलेले सारसबाग गणपती दगडूशेठ गणपतीचे दर्शन करून शेवटी चतुशृंगी मंदिरात ते सगळे आले आता इथे दर्शन घेतल्यानंतर ते घरी जाणार होते तिथे देवीचे दर्शन करून ती प्रदक्षिणा घालायला म्हणून जाणार तर कुठूनचा समीरने येऊन तिचा हात पकडला आणि सर्वांच्या नकळत तिला साईडला घेऊन गेला तुला जरा कळतं का रे असं का साईडला घेऊन आलाय तू मला प्रदक्षिणा घालू दे सोड ती जाऊ लागलेली तिला असं अडवतो की तिला जाताही येत नव्हतं समीर विचारतो तू अजूनही नीट नाही ना वागणार मला वाटलं आता सगळं नीट होतंय पण नाही तुला तसं व्हावं असं वाटत नाही का शर्वरी सांगते असं काही नाहीये दिसतं तसं नसतं समीर पण माझ्या जागी राहून बघ एकदा समीर म्हणतो हे बघ शर्वरी मी आधीचं झालेलं विसरून स्वतःला बदलत होतो पण तुला जर ते नको असेल ना तर मी पुन्हा सुरू करेन कळलं ना शर्वरी म्हणाली कळतंय मला तेच तर खरं रूप आहे ना तुझं एनिवेज मला वाद नाही घालायचा पण मला थोडा वेळ तरी बोलणं भलतं वळण घेत आहे हे पाहून ती पुढे बोलत होती तोच समीर म्हणतो यू आर इम्पॉसिबल ठीक आहे तुला हे सुरू ठेवायचं आहे ना ओके तो तिला तसाच सोडून रागात निघून जातो आणि तो असा गेलेला पाहून उगाच तिलाही वाईट वाटलं त्याला वेळ मागायचा होता हे ऐकण्याआधीच तो डोक्यात राग घालून निघून गेला तिला असे विचारात पाहून श्रिया विचारते शर्वरी काय कसला विचार करते आहेस शर्वरी सांगते काही नाही श्रिया पुन्हा विचारते निघायचं ना आता चल ना समीर भाऊजी कुठे आहेत शर्वरी म्हणते माहिती नाही ओके चल मे बी पुढे गेले असतील सगळेजण कारजवळ येतात समीर आधीच येऊन ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसलेला रोहन सांगतो समीर तू का बसला आहे पुढे उतर आणि मागे बस आजचे दिवस मी चालवतो समीर म्हणतो नको मी चालवतो रे तुला कळतंय का रे मी सांगतो ना जा पाठीमागे रोहन त्याच्या कानात बोलत होता रोहन काही त्याचं ऐकत नाही हे पाहून समीर नाईलाजाने मध्ये येऊन बसतो शर्वरीच्या पण लक्षात आलेलं की तो किती चिडला आहे ते घरी यायला नऊ होतात शर्वरी श्रियाच्या रूममध्ये जाते आणि विचारातच हरवलेली होती तिचं सामान समीरच्या रूममध्ये हलवत आहेत हे तिच्या लक्षातही आलं नाही लग्न तर झाले पण भांडणं काही थांबत नाहीत बघूया पुढील भागात काय होते नियमित प्रतिक्रिया देऊ माझे मनोबल वाढवल्याबद्दल योगिनी गुंडे या सखीचे विशेष आभार लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू